कामाने अनुहत टाळी वाजवावी आणि हा भाव त्या माऊलीच्या चरणावरती रुजू व्हावा यानंतर आपल्या आता ही उत्तर रात्र आणि त्याचा हा तिसरा प्रहर यावेळी गवळणी गवळण हे भगवंताचे लीला संकीर्तन आहे नंदकुमार श्रीकृष्ण मदनाहून सुंदर होता गोकुळातल्या गोपी मधुर भावाने त्याच्यावर जीवेभाव आसक्त झाल्या त्या भगवंताच्या समीप आल्या आणि भक्तीच्या आत्मनिवेदन अवस्थेने त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे केले त्यांना ठाई ठाई फक्त भगवंतच दिसू लागला त्या भगवत रूप झाल्या संत एकनाथ म्हणतात त्यांनी त्या आपल्या माठातल्या त्या घागरीतला गोरस विसरल्या आणि त्या गोरसाला म्हणू लागल्या कोणी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या दुडीवर दुडी दुडीवर दुडी ऐकूयात पूनमताईंच्या मुखातून ही गवळण दुडीवर दुडी दुडीवर दुडी సరి గ మరి సని సని రి సా సని సరి గ గ గ గ మరి సని రి సా సని సరి గ మ ప గ మరి సని రి సా ని రి సా సా नाथांनी गवळणी आणि भगवंताचं भावदर्शन आपल्याला घडविलं पण त्याचवेळी गोकुळामध्ये यदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधणे